श्रीराम समर्थ पंचिका सहावी तत्पद शोधन, श्रीराम समर्थ पंचिका सहावी समास पहिला ईशतन निरूपण त्वपदाप्रमाणेच तत्पदाचे आता संक्षेपाने निरण करू निरूपण करू तरी श्रवणाची इच्छा असणाऱ्यांनी अवधान द्यावे त्वपदाप्रमाणेच ईश्वराच्या तत्पदाच्या ठिकाणी पण चार शरीर आहेत जो विवेकपूर्वक त्यांचे निवारण करतो त्यालाच ब्रह्म सापडते जे जे काही भासते अथवा दिसते त्यापेक्षा ब्रह्म वेगळेच असते जे दिसते अथवा भासते ते नष्ट होते असे श्रुतीवचन जे म्हणजे वेदांचे शब्द आहेत शेवाळं बाजूला सारून ज्याप्रमाणे स्वच्छ पाण्याचे सेवन करावे त्याप्रमाणे विचाराने सर्व दृश्याचा पसारा नाहीसा झाला विघडे तरच ब्रह्म परब्रह्म पारखून घेता येते निवडे ब्रह्मांड पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले असून त्याच्या पोटात सर्व पिंडांची साठवण झाली आहे ही दोन्हीही दृश्य प्रकारात मोडत असल्याने ती परब्रह्म नाहीत हे उघड आहे ब्रह्मलोकापासून गवताच्या पात्यापर्यंत जो जो आकार दृष्टीस पडतो ते ते सर्व नाशवंत जाणावे नाशवंताचा त्याग करून जे शाश्वत म्हणजे कायम टिकणारे असेल त्याचा शोध घ्यावा दोरीवर सर्प भासला त्याला उत्पन्न झाला असे म्हणावे त्याप्रमाणे परब्रह्माला उत्पत्तीची अवस्था असते असे म्हणता येत नाही जे आरंभी आणि अंती शाश्वतच असते म्हणजे सर्व अवस्थांमध्ये शाश्वतच असते तेथे अवस्थांची भाषा वापरणे म्हणजे प्रमाण सोडून बोलणे होय ब्रह्म अवस्थांच्या पलीकडे आहे जी वस्तू अगोदर काही नसता नव्याने उत्पन्न झाल्यासारखे दिसते तिच्याच मागे अवस्थांची उपाधी लागते त्या दृष्टीने ब्रह्मांडांची उत्पत्ती म्हणजे आकार मात्र हवी ब्रह्मांडांची उत्पत्ती म्हणजे आकार त्यातून निर्माण झालेला समग्र जड वस्तूंचा समुदाय हा सर्व दृश्यात्मक खेर म्हणजे त्याज्य होय ब्रह्मामध्ये त्याला वाव नाही उत्पत्तीचा अभिमान बाळगणारा ब्रह्मदेव हा रजोगुणी असून महाकल्पाच्या शेवटी त्याचा नाश ठरलेला आहे ब्रह्मामध्ये जे स्फुरण झाले त्यामध्ये त्रिगुण प्रकट झाले त्यातील एकेका गुणापासून तीन देव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश निर्माण झाले या तिघांनी आपापसात उत्पत्ती स्थिती आणि लय या अवस्थांची व्यवस्था लावली उत्पत्ती करणारा तो ब्रह्मदेव पालन करणारा तो विष्णू आणि संहार करणारा तो महेश ब्रह्माकडे फक्त उत्पत्तीचाच अधिकार आहे पालनाचा अधिकार त्याच्याकडे नाही हे तिन्ही देव एक एक गोष्टींचा अभिमान बाळगत असतात पण ती ब्रह्मसामर्थ्या शक्ती आहे तेथे ब्रह्मदेवाची काय मात्रा चालणार ती मूळ शक्ती जेथे लयाला जाते तेथे कशाचा अभिमान धरावा ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत जगात चैतन्य सारखेच आहे सामर्थ्य शक्ती मात्र कमी जास्त असते सामर्थ्य कमी जास्त जरी दिसले तरी सामर्थ्य दिसताच लोकांना ते मोठे वाटते आणि अज्ञानी लोक त्याला अविनाशी मानतात म्हणून ब्रह्मदेव हा सर्वात मोठा देव म्हणजे परमात्मा आहे असे निराधार बोलूच नाही दिक्पाल म्हणजे दिशांच्या अधिष्ठात्री देवता इत्यादी देव तर बोलून चालून आज्ञापालक कर आज्ञापालन करणारे देव आहेत ब्रह्मांड अवस्था अभिमान हे सर्व मृगजळाप्रमाणे भासमान आहेत पण परब्रह्म मात्र निर्गुण आणि अभिमानातीत म्हणजे अभिमान रहित आहे ब्रह्मांडाला चेष्टविणारा सतरा काळा काळांचा हिरण्यगर्भ हा तर अष्टधा प्रकृतीचा विकार होय त्यामुळे तो भासस्वरूप आहे परंतु तो शाश्वत नाही कल्पाच्या शेवटी तो लयाला जाणारा असतो अशा प्रकारे निरनिराळे विकार प्राप्त करणारे ते तत्व परब्रह्म कसे असेल त्याची म्हणजे विष्णूची स्थिती ही अवस्था आहे ती परमात्म्याची अवस्था असे म्हणू नये त्याची उकार ही मात्र आहे पण तिला परमात्मा कसे म्हणता येईल पालनाचा अभिमान स्वतः विष्णू बाळगत असतो तो निरनिराळे अवतार घेऊन शरणागत भक्तांचे रक्षण करतो त्याच्या ठिकाणी सत्वगुणाचे वास्तव्य असल्यामुळे त्याला निर्गुण म्हणता येणार नाही जे माईक आहे त्याच्या ठिकाणी शाश्वत पण माणूच नाही प्रब्रह्म मायेच्या पलीकडे असते ते निरंजन आणि निर्विकल्प अथवा निष्कलंक आहे त्याच्या ठिकाणी अभिमानाचा आरोप करू नये मुळात जग निर्माण झालेच नाही मग त्याचे पालन कोण करणार असा विचार करून पाहावे सार काय असार काय याचा शोध घ्यावा जे अविवेकी असतील त्या लोकांनी लोकरीतीप्रमाणे वाटेल तसे भरकटावे पण विवेकी लोकांनी तसे करू नये हिरण्यगर्भ ही पालनवस्था असून तेथे उकार मात्रेची व्यवस्था मानली आहे विष्णू अभिमानाने पालनाची जबाबदारी घेतो हे सर्व माया निर्मित आहे हे सर्व विकारी आहे त्याला अव्याकृत कारणाने निर्माण केले आहे आकाररहित असून जे विकार पावते ते अव्याकृत होय त्यास सत म्हटले तर ते नाश पावणारे आहे त्यास असत म्हणावे तर जगत कार्य हे त्याचे कार्य आपल्याला दिसते त्यामुळे त्याचे सदसत म्हणजे सत आणि असत असे वर्णन करावे लागते हिरण्यगर्भाची उभारणी जेथून झाली ते अव्याकृत अज्ञान तमाची जणू खाणच आहे त्याला परमात्मा म्हणताना लाज कशी वाटत नाही जो असत जड दुःखात्मक आहे तो ज्ञानघन परमात्मा कसा असेल या सर्वांचा शेवटी संहार होणारच आहे अज्ञान म्हणजे खरोखर अंधकारच आहे ज्ञानकाळ येताच अज्ञान तग धरू शकत नाही ज्याला प्रलय आहे त्याला अविनाशी कसा म्हणावा त्याची मात्रा मकार या नावाने ओळखली जाते त्याचा अभिमानी देव रुद्र असून अज्ञानरूप तम गुण हा त्याचा गुण आहे जे जे उत्पन्न झाले त्याचा तो संहार करतो खरे पाहता वरील सर्व गोष्टी उत्पन्नच झाल्या नाहीत मग त्यांचा संहार होतो असे तरी कसे म्हणावे पण त्याशिवाय अभिमानाची गोष्ट तरी कशी करावी हे असू द्या शंकर सदाशिव हा गुणमायेचा स्वभाव असून देवाधिदेव हा गुणातीत आहे हे कळले पाहिजे अव्याकृत हा देह प्रलय हा अभिमान मकार ही त्याची मात्रा आणि अभिमानी देवता महेश्वर इत्यादी सर्व माईक आहेत हे कळल्याबरोबर सत्य काय ते आपोआप स्पष्ट होईल कार्यकारणांचेही कारण असणाऱ्या स्वरूपामध्ये जे स्फुरण होते तेथे मी ब्रह्म आहे असे स्मरण होते त्याला मूळ माया म्हणतात पाण्यावर जो तरंग दिसतो त्याला अभंग म्हणता येत नाही नट ज्याप्रमाणे एखादे सोंग घेतो पण ते सोंग म्हणजे नट नव्हे हे ओळखता आले पाहिजे जेथे शाश्वतता दिसून येत नाही ते माई म्हणजे खोटे आहे असे जाणून घ्यावे म्हणून परब्रह्म हे त्याहून वेगळे आहे विलक्षण आहे ज्याप्रमाणे वाचून कर्तृत्व म्हणजे कर्तेपणा येत नाही त्याप्रमाणे स्फुरणा वाचून सर्व येत नाही त्या सर्व साक्षित्वालाही सत्य मानता येत नाही आकार उकार व मकार या तिन्ही मात्रांचा अर्धमात्रा हा आधार आहे अर्धमात्रा म्हणजे ओम या अक्षरातील चंद्रबिंदू होय पण वरील तिन्ही मात्रारूप विकारच मुळात अस्तित्वात नसेल तर ती अर्धमात्रा कुणाचा आधार होऊ शकेल स्फुरणामध्ये मूळ चैतन्याचे जे प्रतिबिंब पडते त्याला शबल ब्रह्म असे म्हणतात सर्वसाक्षित्वाचा ते अभिमान बाळगते त्या अभिमानी देवतेला सर्वेश्वर असे नाव आहे जेथे सर्वच अस्तित्वात नाही तेथे सर्वेश्वर देखील तसाच बिनबुडाचा आहे असे समजावे आतापर्यंत वर्णन केलेले हे चारी देह माईक असून जे शाश्वत आणि एकटेच आहे ते परब्रह्म तेवढे सत्य आहे त्या ठिकाणी माया स्पर्श करू शकत नाही ते आहे पण दिसत नाही ते दिसत नाही पण डोळ्यामध्ये ते व्यापून राहिलेले आहे दृश्य पसाऱ्यास अंतर्बाह्य व्यापून त्याबाहेरही जे ते कल्पनेच्याही पलीकडे राहिलेले आहे त्याची मर्यादा कोणाला सांगता येईल ते परब्रह्म अनंत असून अगाध आहे समुद्रामध्ये जशी खसखस तसे परब्रह्मामध्ये दृश्य विश्व होय ते दृश्य वास्तविक पाहता झालेलेच नाही केवळ बोलायचे म्हणून त्याबद्दल बोलावे लागते इतकेच पण बोलल्या वाचून गत्यंतर नाही कारण बोलले नाही तर ते कळणार कसे पण सत्यरूप सिद्धांत शब्दांच्या कवेत येणारच नाही त्याविषयी जे जे बोलू ते ते सर्व पूर्वपक्षच ठरते ते शब्दरूप पूर्वपक्षाचा त्याग करावा अनुभवाने त्यातील लक्षार्थ म्हणजे सूचित अर्थ शोधावा तो एकदा लक्षात आला की शब्दाने निर्माण केलेला गुंता काहीच राहत नाही इति श्रीमद आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे निरूपण प्रकारे प्रथम समासः श्रीराम समर्थ